पाऊले चालती पंढरीची वाट पाऊले चालती पंढरीची वाट दुखी संसाराची तो दुखी संसाराची तोडून या गाठ पाऊले चलाती पंढरीची वाट पाऊले चलाती पंढरीची वाट गांजून या भा ताट São Sará.